अफजल खानाच्या वदानंतर शिवाजी महाराजांनी थेट कोल्हापूरपर्यंतचा मुलूक मारला पन्हाळाही जिंकून घेतला संपूर्ण विजापुरी आदिलशाही या धडाक्यानं हादरली होती आता शिवाजी महाराज थेट विजापूरपर्यंत धडक मारणार अशाच अफवा सर्वत्र पसरलेल्या होत्या आता ह्या विजापूरला दयनीय अवस्थेतून तारू शकणारी एकच व्यक्ती आदिलशहाला समोर दिसत होती ती म्हणजे सिद्धी जोवर मित्रांनो या सिद्धी जोवरचा आणि जंजिऱ्याच्या जलदुर्गाचा काहीही संबंध नाही सिद्धी हा शब्द आफ्रिकन हपशी कृष्णवर्णीय लोकांसाठी वापरला जातो सिद्धी जोवर हा कुर्नूलचा विजापुरी सुभेदार होता अत्यंत चिवट कडवा शब्दाला पक्का आणि युद्धाला महाभयंकर असा सिद्धी जौहर स्वकर्तृत्वावर मोठा झालेला होता तो अगोदर एका विजापुरी सिद्धी सरदाराच्या मलिक अब्दुल वहाच्या पदरी असणारा एक साधा गुलाम शिपाई होता पण लवकरच तो स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर दोन नंबरला पोहोचला सिद्धी जौहर फारच महत्वाकांक्षी होता आणि पराक्रमी होता त्यानं अब्दुल वहाच्या मृत्यूनंतर स्वतः स्वतःला कुर्नूलचा सुभेदार म्हणून घोषित केलं होतं जेव्हा अली आदिल शहानं त्याला बोलावलं आणि समोर प्रस्ताव ठेवला की तू शिवाजीचा बंदोबस्त कर मी तुला स्वतंत्र कुर्नूलची जहागिरी देईन तू फक्त नावालाच विजापुरी सरदार राहशील बाकी तू तुझ्या इलाक्यात एक स्वतंत्र राजाच राहशील आणि ह्याच आमिषानं सिद्धी जव्हरनं ही अवघड कामगिरी स्वीकारली बाकी कुणी विजापुरी सरदार शिवाजी महाराजांच्या नादाला लागण्यासही तयार नव्हता महाभयंकर अफजल खानाची वाईट झालेली अवस्था पाहून सगळेच हादरलेले होते सिद्धी जबाबदारी स्वीकारली म्हणून अली आदिलशाह अतिशय खुश झाला आणि त्यानं सिद्धी जव्हरला सलाबत जंग हा किताबही दिला सर्व मदत देऊ करून सगळे सरदार एकत्र करून त्यांना शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला पाठवलं विजापुरी फौजांना स्वराज्याच्या आत येऊ द्यायचं नाही त्यांना स्वराज्याच्या सरहद्दीवरच अडवायचं असा विचार करून महाराज पन्हाळ्याला आले होते आणि सिद्धी जोहरनं इतर सगळ्या सरदारांच्या मदतीनं पन्हाळ्याला भक्कम वेढा टाकला महाराज सिद्धी जोहरच्या मगरमिठीसारख्या वेड्यामध्ये अडकून बसले होते एकदा का पावसाळ्याला सुरुवात झाली की सिद्धी जोहरचा वेडा सैल पडेल ढिलाई येईल असं महाराजांना वाटलं होतं पण झालं उलटच या पठ्ठ्यानं मुसळधार पावसात वेडा सैल करण्याऐवजी अधिकच भक्कम केला भर पावसातही त्याचे हे डोक्यावर इरले घेऊन सर्वत्र फिरू लागले सिद्धिजवर महाराजांच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त चलाक निघाला होता हा फारच इमानदार होता मित्रांनो पुढचं प्रकरण तर आपल्याला माहितच आहे शिवा काशीद बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे आणि बांदल देशमुखांच्या तीन चारशे मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती पावनखिंडीत देऊन महाराजांना सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचवलं महाराज विशाळगरावर पोहोचले पण त्याच वेळी स्वराज्यावर शाहिस्ते खानाचं मुघली आक्रमणही झालं होतं मित्रांनो त्यावेळी स्वराज्याची ताकद इतकी काही मोठी नव्हती की एकाच वेळी मुघल फौजा आणि विजापूर फौजांशी सामना देता येईल त्यामुळे महाराजांनी सिद्धीशी तह करून त्याला शांत करणं योग्य समजलं महाराजांच्या दृष्टीनं सिद्धीजोवर हा विजापुरी सरदार त्यांचा एकमेव खतरनाक दुश्मन होता महाराजांनी आपला वकील त्याच्याकडे पाठवला पन्हाळ्याच्या पायथ्याशी गेलेल्या वकिलानं त्याला पन्हाळा द्यायचं ठरवलं गेले सात आठ महिने पन्हाळ्याच्या दगडांशी धडका घेऊन सिद्धी जोहर वैतागला होता सगळीकडे त्याला अपयशच हाती येत होतं आता आपण निदान पन्हाळा परत घेऊन ही बातमी बादशाहला कळवली तर बादशाह अतिशय खुश होईल या आशेनं त्यानं तहाला कबुली दिली त्यावेळी कृष्णाजी भास्कर हे स्वराज्याचे पन्हाळ्यावरचे किल्लेदार होते महाराजांचे लेखी आदेश मिळताच त्यांनी पन्हाळा खाली करून दिला यावेळी सिद्धी जोहर इतका काही खुश झाला होता की त्यानं स्वतः स्वतःच्या हातानं पन्हाळ्यावर आदिलशाही झेंडा फडकवला मोठ्या उत्साहानं त्यांनी ही खुशखबर विजापूरला कळवली पण तेव्हा झालं उलटच विजापूरचा नवा सुलतान अली आदिलशाह हा भयंकर संशयी आणि संतापी होता तो सिद्धी जौहरवर भयंकर संतापला तू शिवाजीकडून पैसे खाऊन त्याला पळून जायला मदत केली एवढंच नव्हे तर शिवाजीची हातमिळवणी करून तू माझ्या विरुद्ध बंड करण्याची तयारीही सुरू केलीस तू गद्दार आहेस तू मला चुपचाप शरण ये नाहीतर मी स्वतःच तुझा बंदोबस्त करायला निघतो असं त्यानं उत्तर दिलं आणि अली आदिल शहा स्वतः मोठी फौज घेऊन विजापूरवरून निघाला सुद्धा आपल्या स्वामीनिष्ठेचं आणि इमानदारीचं फळ इतकं वाईट मिळेल अशी सिद्धी जौहरला कल्पनाच नव्हती तो संतापानं बेभान झाला पन्हाळ्यावरचा आदिलशाही झेंडा त्यानं टराटरा फाडून टाकला आणि तो तिथून आपलं सैन्य घेऊन तडक आपल्या जहागिरीत कुर्नूलला आंध्र प्रदेशात गेला त्याच्या या कृत्यानं अली आदिलशाह आणखी संतापला सिद्धी जोहर हा नक्कीच फितूर आणि बंडखोर आहे याबाबत अली आदिलशाहची पूर्णपणे खात्री पटली आदिलशाह त्याच्या मागोमाग कुरनूलला गेला तेव्हा या स्वाभिमानी माणसानं आपण निर्दोष असल्याबद्दलचं एक पत्र लिहिलं आणि आत्महत्या केली त्यानंतर मात्र अली आदिलशहाला आपली चूक कळाली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता त्यावेळेस शिवाजी महाराजांशी समोरासमोर टक्कर घेऊ शकेल असा एकमेव योद्धा सिद्धी जव्हरला त्यानं गमावलं होतं पश्चाताप झालेल्या अली आदिलशहानं सिद्दी जौहरचा जावई सिद्दी मसूद आणि त्याचा मुलगा सिद्दी अजीज या दोघांनाही आपल्या दरबारात मोठी मानाची पदं देऊन त्यांना वजीर बनवलं पण आदिलशहाकडून एकनिष्ठ इमानदार सिद्दी जोहरची काय हालत झाली हे डोळ्यासमोर ठेवून त्या दोघांनीही शिवाजी महाराजांशी आतून संपर्क ठेवला आणि महाराजांशी खूप सलोख्याचे संबंध ठेवले सिद्दी जोहरच्या आत्महत्येमुळं स्वराज्याची दक्षिण सीमा पुढची बरीच वर्षे सुरक्षित राहिली मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद